श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय अध्याय तिसरा अवताराची योजना कृष्ण जन्म, व कृष्णाचे गोकुळात आगमन कंसाने देवकीचे सहा पुत्र ठार केले तेव्हा विष्णू शेषाला म्हणाला शेषराज आता अवतार घेण्याची वेळ जवळ आली आहे आपण जायचे आहे तू पण चल शेषाने रामावतावरी लक्ष्मणाचा जन्म घेऊन रामरूपी विष्णूची सेवा केली होती हाल सोसले होते तो म्हणाला मला पुन्हा वनवासात राहून उपास काढायचे नाही मी नाही येणार भूतलावर तेव्हा विष्णूने त्याला म्हटले आता तू मोठा भाऊ हो तुझे मी ऐकेन तुला मान देईन ते शेषाला मान्य झाले मग विष्णू म्हणाला तू देवकीच्या गर्भात तुझ्या अंशाने प्रवेश कर तेथून योगमाया तुला रोहिणी या वसुदेवाच्या दुसऱ्या स्त्रीच्या ठाई गर्भात प्रविष्ट करील तुला एका स्थानावरून कर्षण करून अन्यत्रच स्थापिले म्हणून तुझे नाव संकर्षण पडेल मग योगमाया यशोदेच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईल आणि मी देवकीचा आठवा पुत्र म्हणून जन्म घेईन वसुदेव नंदाघरी जाऊन मला यशोदेजवळ ठेवील योगमायेला नेऊन देवकीची तीच कन्या म्हणून सांगेल कंस तिला मारायला निघेल ती निष्ठून जाईल रोहिणी तर गोकुळातच आहे मीही तिथेच येईन मग गोकुळात व वृंदावनात आपण लीला करून भक्तांना आनंद देऊ त्या गोष्टीला शेषाने मान्यता दिली तो देवकीच्या गर्भात सातवा म्हणून प्रविष्ट झाला पण तो गर्भ तसाच जिरून गेला असे कंसादिकांना वाटले कारण देवकीला लागलेले डोहाळे पुढे बंद झाले योगमायेने शेषाचे संकर्षण केले होते रोहिणी गरोदर झाली व तिला पुत्र झाला त्यावेळी वसुदेवाने गोकुळात आपला मित्र नंद व त्याची पत्नी यशोदा याच्याजवळ रोहिणीला पाठवले होते कंसाच्या छळापासून तिला दूर ठेवले होते रोहिणीचा गर्भ हा वसुदेवाच्या अंशापासूनच आहे अशी आकाशवाणी झाली व रोहिणीचे भय नाहीसे झाले त्या मुलाचे नाव बलभद्र ठेवण्यात आले देवकीचे पोट ओसरले तेव्हा देवकीला वाईट वाटले पण हे अपत्य जन्माला यायचे आणि कंस आपल्या डोळ्या डोकत त्याला मारायचा यापेक्षा हे कमी दुःखद कंसाला कळले तेव्हा त्याने पहारेकऱ्यास सांगितले आता वसुदेव देवकीवर कडक पहारा ठेवा पुढे येताखाल तिला आठवे अपत्य होणारच कारण तशी आकाशवाणीच आहे तिला बाळ झाले की तत्काळ मला कळवा दिवस मास गेले काही काळाने देवकीला पुन्हा डोहाळे लागले तिचे मुख अपूर्व तेजाने तळपू लागले तिकडे विष्णूने लक्ष्मीला सांगितले की मी लवकरच यदुकुळात जन्म घेईन त्यानंतर लगेच तू विदर्भ राजाकडे त्याची मुलगी म्हणून जन्म घे मीच तुझे पाणी ग्रहण करीन लक्ष्मीने ते मान्य केले देवकीला डोहाळे लागले तेव्हा ती कंसाला मारण्याच्या गोष्टी करू लागली या अवतारात कोणते कार्य करणार ते सारे भगवंताने तिच्याकडून व्यक्त केले तिला कोणाचीही भीतीच वाटत नव्हती ती फारच आनंदात होती स्वानंद सागरात पोहत होती सर्व देव सूक्ष्म रूपाने देवकी येऊन परमेष्ठीची स्तुती करू लागले त्यांना चतुर्भुज रूपात दर्शन देऊन विष्णूने अवतार कार्यात सहाय्य करण्यास सांगितले कंसाला जळी स्थळी काष्टी पाषाणी विष्णूचेच ध्यान लागले आठवा आठवा म्हणून तो भयाने ध्यास घेत होता तोही त्याचाच ज्याकडे तो पाही तिथे तिथे त्याला विष्णूच दिसे अत्यंतिक भयानेही देवाचा ध्यास लागतो तेव्हाही मन देवमय होते असे त्याचे झाले होते जन्माची वेळ कोणती याचा अंदाजही कंसाला नव्हता इकडे बंदीशाळेत जन्मवेळ येण्यापूर्वी काही वेळ विष्णूने देवकीला अष्टवर्षीय चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिले त्या दिव्य दर्शनाने वसुदेव व देवकी आनंदित झाले विष्णूने आपल्या पूर्वीच्या अवतारांच्या वेळी वसुदेव व देवकीने कार्य केले होते ते सांगून देवकीला आशीर्वाद दिला तुला देवमाता म्हणून जगात मोठा मान मिळेल मी बालरूपाने तुझा पुत्र म्हणून जन्म घेणार आहे वसुदेवाला त्याने म्हटले माझे जन्म होताच मला तात्काळ येऊन नंदपत्नी यशोदेजवळ ठेवावे तिला त्याच वेळी एक कन्या झालेली असेल ती इकडे आणावी ती माझीच योगमाया आहे रोहिणीला जो पुत्र झाला आहे तो तुझाच अंश असून शेषावतार आहे बलभद्र असे त्याचे नाव आहे मी लौकिकात नंदपुत्र म्हणून गोकुळात वाढेन हे रहस्य कंसाला कळता कामा कामाने योगमाया त्याला धडा शिकवून गगनात निघून जाईल असे म्हणून विष्णूने आपले चतुर्भुज रूप आवरून घेतले काही काळाने देवकी प्रसूत झाली व तिला पुत्र झाला पहारेकऱ्यांना ईश्वराने निद्रेच्या स्वाधीन केले होते श्रावण वद्य सप्तमीची ती रात्र अष्टमी तिथी लागण्याचा सुमार मध्यरात्र बाहेर पाऊस पडत होता बंदीशाळेत सामसूम बालक जन्माला आला पण शांत तेजस्वी होता रडला नाही गुप्तपणे झालेला जन्म कोणाला कळला नाही वसुदेवाला विष्णूची आज्ञा आठवली मायामोह बाजूला ठेवून त्याने तो बालक उचलून एका परिटीत ठेवला त्यावर आपला शेला पांघरून घातला तो दिव्य बालक घेऊन आता बाहेर कसे जावे याचा विचार तो करू लागला तोच दार हळूच उघडले योगशक्तीने कड्याकुल्पे निखळली होती तो बाहेर डोकावला दोन्ही बाजूला दोघे पहारेकरी झोपले होते त्याने पाय न वाजवता बाहेर पडून आडमार्गाने यमुना नदी गाठली यमुनेला पूर आला होता पार जाणे शक्य नव्हते पावसात भिजून चिंब झालेला वसुदेव विष्णूचा धावा करू लागला यमुनेचा प्रवाह वेगाने वाहत होता धीर धरून वसुदेव प्रवाहात शिरला यमुनेचे पाणी वाढत गेले डोक्यावर परडी घेतलेली त्यातील भगवंताने यमुनेला आपला चरणस्पर्श हवा हे ओळखले त्याने हळूच एक कोमल चरण परडीबाहेर काढला पाण्याला तो लागताच यमुनेचे पाणी दुभंगले वसुदेवाला वाट मिळाली तो पैल तिरी पोहोचला मागे वळून पाहिले पुन्हा प्रवाह दुथडी वाहत होता झपझप पावले टाकीत वसुदेव पुढे निघाला गोकुळात पोचला नंदाच्या घरी यशोदा प्रसूत झाली होती ग्लानी येऊन झोपली होती कुशीत कन्या होती योगमाया वसुदेव तेथपर्यंत आला कोणालाही जाग आली नाही त्याने बाळाला यशोदेजवळ ठेवले कन्येला उचलले परटीत ठेवले आल्या पावली परत निघाला यमुनेने आत्ताही वाढ दिली सर्व जगतचालिका योगशक्ती वासुदेव वसुदेवाजवळ होती तो पुन्हा बंदी शाळेपाशी आला दमला होता दारं उघडीच होती अंधारात पहारेकरी अजून निद्रिस्त दिसत होते वसुदेव आत शिरला दार अलगद बंद झाले कड्या आपोआप बसल्या यशोदेजवळ आणलेली कन्या देवकीच्या कुशीला बिलगली एकदम हर्ष झाला देवकीला विलक्षण सामर्थ्य आले मोठे धैर्य आले वात्सल्यमयीला तेजोमयी भेटली होती ईश्वरी कार्यासाठी शक्तीची दोन्ही रूपे जवळ आली होती कन्येने एकदम नवजात अर्भकाप्रमाणे ठाहू फोडला पारेकरांच्या कानी मुलाच्या रडण्याचा ध्वनी पडला ते खडबडून जागे झाले दारातून आत पाहिले देवकीजवळ अर्भक दिसले वसुदेव जवळ बसलेला खिन्नवदन काळजी करणारा पारेकरी कंसाला वृत्त सांगण्यास गेले अष्टोप्रहर विष्णूच्या धसक्याने चंचल चित्त झालेला कंस धावतच आला धडाधर दारे उघडीत वसुदेवाजवळ आला कंसा ही घे कन्या ईश्वराची काय इच्छा आहे तोच जाणे वसुदेव म्हणाला आठवे अपत्य होते ते दयामाया कशी दाखवणार कंस त्याने खसकन ओढले ते बालक बाहेर गेला बंदीशाळेच्या आवारात एक मुहूर्तभरी उशीर न करता त्याने ती कन्या हातात घेतली पाय धरून डोक्यावर गरागरा फिरवली तो शिलेवर तिला आपटणार तोच ती योगमाया त्याच्या हातून निष्ठून अंतरिक्षात स्वतःच्या तेजोमय रूपात विराजू लागली विजांचा कडकडाट झाला सर्वत्र प्रकाश पसरला तळप त्या मूर्तीकडे कंस पाहू लागला दचकला आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीला पाहताच भयाने त्याचे हातपाय लटलटू लागले देवीने कंसाला तीव्र स्वरात म्हटले दुरात्म्या मुढा तुझा काळ जवळ आला आहे तुझा शत्रू अन्यत्र सुखाने वाढत आहे मी अचिंत्य अशी तुझी योगमाया तुझ्या हातात कशी सापडेन अरे मूर्खा आता तुझा मृत्यू जवळच आला आहे असे समज कंसाचे डोळे दिपले तो मटकन खाली बसला देवी आकाशात निघून गेली सेवक वर्ग तर मूर्छितच पडला होता वसुदेव देवकी तटस्थ झाली कंस तावातावाने राजगृहात गेला वसुदेव देवकीला बंदीत टाकायला मात्र तो विसरला नाही कृष्णाचा जन्म झाला कंस त्याला मारू शकला नाही पुढील कथा चौथ्या अध्यायात वाचा अध्याय तिसरा समाप्त श्री श्रीकृष्णार्पणमस्तू